विसरतो ती फाटतो जुना प्रवास संपला नव्या नव्या दशाता खुणावती पहा तुला गाथा गुणावती ಶುಭವಾಹುದೇ ನಕ್ಕೋದು ಸಾವರೂತ ಕುಶಾಲ ತೋಳ ಸಾವುದೇ जसा दखालते खुशाल छे बघेरा विसरतु ती जुना प्रवास सम्फला लभ्या लभ्या दशाधा गुणावती पहातुला